ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय विसावा अन्य सहा द्वीपी आणि लोकालोक पर्वताचे वर्णन श्री शुकाचार्य म्हणाला आता प्रमाण लक्षण आणि स्थितीनुसार प्लक्षादी अन्य द्वीपांच्या वर्ष विभागाचे वर्णन करतो जसा मेरू पर्वत जम्बू द्वीपाने वेढलेला आहे त्याचप्रमाणे जम्बू सुद्धा आपल्या इतकेच परिमाणाने विस्तार असलेल्या खाऱ्या पाण्याच्या समुद्राने वेढलेले आहे खंदकजाप्रमाणे बाहेरून उपवनाने घेरलेला असतो त्याचप्रमाणे क्षार समुद्र सुद्धा आपल्यापेक्षा दुप्पट विस्तार असणाऱ्या प्लक्षद्वीपाने वेढलेला आहे जम्बूद्वीपामध्ये जेवढा मोठा जांभूळ वृक्ष आहे तेवढाच विस्तार येथे सुवर्णमयी प्लक्ष वृक्षाचा आहे म्हणून याचे नाव प्लक्षद्वीप असे पडले आहे येथे सात जिव्हा असणारे अग्निदेव राहतात या द्वीपाचा अधिपती प्रियव्रतपुत्र यद्मजिंह होता त्यानेच याचे सात वर्षात विभाग केले आणि ते विभाग त्या वर्षाप्रमाणेच नावे असलेल्या आपल्या पुत्रांकडे सोपवली आणि स्वतः अध्यात्मयोगाचा आश्रय घेऊन विरक्त झाला शिव यवस सुभद्र शांत क्षेम अमृत आणि अभय अशी या वर्षांची नावे होत यात सुद्धा सात पर्वत आणि सात नद्याच प्रसिद्ध आहेत तेथे मणिकूट वज्रकूट इंद्रशेन ज्योतिषमान सुपर्ण हिरण्यष्टीव आणि मेघमाल हे सात मर्यादा पर्वत आहेत तसेच अरुणा नम्ना अंगिरशी सावित्री सुप्रभाता ऋतुंभरा आणि सत्यंभरा या सात महानद्या आहेत तिथे हंस पतंग ऊर्ध्वायन आणि सत्यांग नावाचे चार वर्ण आहेत या नद्यांच्या पाण्यात स्नान केल्याने त्यांचे रजोगुण तमोगुण क्षीण होत राहतात त्यांचे आयुष्य एक हजार वर्षांचे असते देवाप्रमाणेच हे दिसतात आणि त्यांना संताने सुद्धा त्यांच्याप्रमाणेच असतात हे तीन वेदांच्या मंत्रांनी स्वर्गाचे द्वार असणाऱ्या तीन वेद स्वरूप भगवान सूर्याची आत्मरूपाने उपासना करतात ते म्हणतात जो सत्य आणि कृत वेद आणि शुभाशुभ फलांचा अधिष्ठात आहे त्या पुराण पुरुष विष्णू स्वरूप भगवान सूर्याला आम्ही शरण जातो प्लक्ष इत्यादी पाच द्वीपांमध्ये सर्व माणसांना जन्मतःच आयुष्य इंद्रिय मनोबल इंद्रिय बल शारीरिक बल बुद्धी आणि पराक्रम सारख्याच प्रमाणात असतात प्लक्ष आपल्या इतक्याच विस्ताराच्या उसरसाच्या समुद्राने वेढलेला आहे पुढे त्याच्या दुप्पट विस्तार असलेली शालमली द्वीप आहे ते तेवढ्याच विस्ताराच्या मद्याच्या सागराने वेढलेले आहे लक्षद्वीपाच्या ताकर वृक्षासारखाच तेथे सावरीचा वृक्ष आहे असे सांगतात की हाच वृक्ष आपल्या पंखाने भगवंताची स्तुती करणाऱ्या पक्षीराज भगवान गरुडाचे निवासस्थान आहे आणि तोच या द्वीपाचे नाव असण्याचे कारण आहे या द्वीपाचा अधिपती प्रियव्रत पुत्र यज्ञ भाऊ होता त्यांनी याचे सुरोचन सौमनस्य रमनक देववर्ष परिभद्र आप्यायन आणि अभिज्ञात नावाचे सात विभाग पाडले आणि हे याच नावाचे आपल्या पुत्रांकडे सोपवले यात सुद्धा सात वर्ष पर्वत आणि सातच नद्या प्रसिद्ध आहेत स्वरस शतश्रंग वामदेव कुंद मुकुंद पुष्पवर्ष आणि श्रुती अशी पर्वतांची नावे आणि अनुमती शिनीवाली सरस्वती कुहू रजनी नंदा आणि राका ही नद्यांची नावे होत या वर्षात राहणारे श्रुतधर वीर्यधर वसुंधर आणि ईशनधर अशा नावाचे चार वर्ण आत्मस्वरूप भगवान चंद्राची उपासना करतात आणि म्हणतात जो कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात आपल्या किरणाने विभाग करून देव पितरांनी सर्व प्राण्यांना अन्न देतो तो चंद्र आमचा राजा असो याचप्रमाणे मद्याच्या समुद्राच्या पुढे त्याच्या दुप्पट आकाराचे कुशद्वीप आहे यापूर्वी वर्णन केलेल्या द्वीपांप्रमाणे हे सुद्धा आपल्या इतकाच विस्तार असणाऱ्या तुपाच्या समुद्राने घेरलेले आहे यात देवाने लावलेली एक दर्भाचे झुडूप आहे त्याच्यावरूनच या द्वीपाचे हे नाव पडले आहे हे अग्निप्रमाणे तेजस्वी असून आपल्या गवताच्या कांतीने सर्व दिशांना प्रकाशित करीत असते राजन या द्वीपाचा अधिपती प्रियव्रत पुत्र महाराज हिरण्य रेता होता त्याने आपल्या द्वीपाचे सात विभाग करून त्यापैकी एकेक आपले सात पुत्र वसु वसुदान दृढरुची नाभिगुप्त स्तुत्यव्रत विविक्त आणि वामदेव यांना दिली आणि स्वतः तो तप करण्यासाठी निघून गेला त्याच्या वर्षात सीमा निश्चित करणारे सात पर्वत आहेत आणि सातच नद्या आहेत चक्र चतुसंग कपिल चित्रकूट देवानिक उर्ध्वर्मा आणि द्रविण ही पर्वतांची नावे होत नद्यांची नावे अशी आहेत रसकुल्या मधुकुल्या मित्रविंदा श्रुतविंदा देवगर्भा ग्रहतच्युता व मंत्रमाला त्यांच्या जलामध्ये स्नान करून कुशद्वीपवासी कुशल कोविद अभियुक्त आणि पुलक या वर्णाचे लोक अग्निस्वरूप भगवान हरीचे आपल्या उत्तम कर्मांनी पूजन करतात तसेच ते पुढील प्रमाणे स्तुती करतात की हे अग्नी आपण परब्रह्माला साक्षात हवी पोहोचवणारे आहात म्हणून भगवंताच्या अंगभूत देवतांच्या यज्ञाने आपण त्या परमपुरुषाचे सुद्धा यजन करावे तसेच अग्रत समुद्राच्या बाहेर त्याच्या दुप्पट आकाराचे क्रंश द्वीप आहे ज्याप्रमाणे कुशद्वीप तुपाच्या समुद्राने वेढलेले आहे त्याप्रमाणेच हे आपल्या इतकाच विस्तार असणाऱ्या दुधाच्या समुद्राने वेढलेले आहे येथे क्रौंच नावाचा एक मोठा पर्वत आहे त्याच्यावरूनच याचे नाव द्वीप असे पडले आहे पूर्वी श्री स्वामी कार्तिकेयांच्या शस्त्रप्रहाराने याचा मध्यभागाने झाडे वेली इत्यादी उद्ध्वस्त झाल्या होत्या परंतु क्षीरसमुद्राचे सिंचन झाल्यामुळे आणि वरुणाने याचे संरक्षण केल्यामुळे हा पर्वत निर्भय झाला या द्वीपाचा अधिपती प्रियव्रत पुत्र पृष्ठ होता त्यांनी याची सात वर्षात विभाग करून त्यांच्यावर त्यांच्या सारखीच नावी असणारी आपल्या सात उत्तराधिकारी पुत्रांना नियुक्त केली आणि स्वतः सर्व जीवांची अंतरात्मा परममंगलमयी कीर्तिशाली भगवान श्रीहरीच्या पवित्र चरण कमलांना तो शरण गेला ग्रतप्रष्टाचे आम मधुरूह मेघप्रष्ट सुधामा ब्राजिष्ठ लोहितार्ण आणि वनस्पती या नावाची सात पुत्र होते त्यांच्या वर्षामध्ये सुद्धा सात वर्ष पर्वत आणि सातच नद्या होत्या त्या पर्वतांची नावे अशी शुक्ल वर्धमान भोजन उपभरीन नंद नंदन आणि सर्वतोभद्र अशी आहेत आणि नद्यांची नावे अभया अमृतौघा आर्यका तीर्थवर्ती व्रती रूपवती पवित्रवती आणि शुक्ला ही होत यांच्या पवित्र आणि निर्मल जलाने सेवन करणारे त्या ठिकाणचे पुरुष ऋषभ द्रविण आणि देवक नावाचे निवासी पाण्याने भरलेल्या उजळीनी अर्घ्य देऊन जलदेवतेची उपासना करतात आणि म्हणतात की हे जलदेवते तुला परमात्म्यापासून सामर्थ्य प्राप्त झाले आहे भू भुवा आणि स्वहा अशा तिन्ही लोकांना तू पवित्र करतेस कारण तू स्वरूपतःच पापांचा नाश करणारे आहेस आम्ही आमच्या शरीराने तुला स्पर्श करतो तू आमचे अंग पवित्र कर याचप्रमाणे क्षीरसमुद्राच्या पुढे त्याच्या चारी बाजूने बत्तीस लाख योजने विस्तार असलेली शाख द्वीप आहे हे यांच्या एवढाच विस्तार असलेल्या ताकाच्या समुद्राने वेढलेले आहे यामध्ये शाख नावाचा एक मोठा वृक्ष आहे त्यामुळेच याचे ते नाव पडले आहे त्याच्या अत्यंत मनोहर सुगंधाने सारे द्वीप दरवळलेले असते मेधातिथी नावाचा त्याचा अधिपती हा सुद्धा राजा प्रियव्रताचाच पुत्र होता त्याने सुद्धा आपल्या द्वीपाची सात भागात विभागणी केली आणि त्यांना आपल्या मुलासारखीच नावे ठेवली आणि त्यावर आपले पुत्र पुरोजयी मनोजव पवमान धुम्रानिक चित्ररेप बहुरूप आणि विश्वधार यांची अधिपती म्हणून नियुक्ती करून स्वतः भगवान अनंताच्या मध्ये एकाग्र चित्त करून तो तपोवनात निघून गेला या वर्षामध्ये सुद्धा सात मर्यादा पर्वत आणि सात नद्याच आहेत पर्वतांची नावे ईशान उरुसरंग बलभद्र शतकेसर स्रोत देवपाल आणि महानसा अशी आहेत आणि नद्यांची अनघा आयुर्दा उभयस्पृष्टी अपराजिता पंचपदी सहस्रश्रुती आणि निजधृती अशी आहेत या वर्षातील ऋतुव्रत सत्यव्रत दानव्रत आणि अनुव्रत या नावाचे पुरुष प्राणायामाने आपले रजगुण तमगुण क्षीण करून महान समाधीच्या द्वारे वायुरूप श्रीहरीची आराधना करतात आणि श्रीहरीची पुढलेप्रमाणे स्तुती करतात जे प्राणादी व्रतीरूप आपल्या ध्वजांसह प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांचे पालन करतात तसे संपूर्ण जग ज्यांच्या अधीन आहे ते अंतर्यानी वायुरूप साक्षात भगवान आमचे रक्षण करोत त्याचप्रमाणे ताकाच्या समुद्रापुढे चारी बाजूनी त्याच्या दुप्पट विस्तार असलेले पुष्करद्वीप आहे ते चारी बाजूनी आपल्या एवढाच विस्तार असलेल्या गोड्या पाण्याच्या समुद्राने वेढलेले आहे तेथे अग्नीच्या ज्वाळांप्रमाणे दैदिप्यमान लाखो व सुवर्णमयी पाखडे असलेली एक अत्यंत मोठी कमळ आहे जे ब्रह्मदेवाचे आसन मानले जाते या द्वीपाच्या मधोमध त्याच्या पूर्व आणि पश्चिम भागाकडील वर्षाच्या मर्यादा निश्चित करणारा मानसोत्तर नावाचा एकच पर्वत आहे हा दहा हजार योजने उंच आणि तितक्याच लांबीच आहे त्याच्यावर चारी दिशांना इंद्रादी लोकपालांची चार नगरी आहेत सूर्याच्या रथाचे संवत्सर रूप चाक या मेरू पर्वताच्या चारी बाजूनी देवांचा दिवस आणि रात्र म्हणजेच उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रमाने नेहमी फिरत असते या द्वीपाचा अधिपती प्रियव्रत पुत्र वितिहोत्र हा सुद्धा आपले पुत्र रमणक आणि धातकी यांना दोन्ही वर्षाचा अधिपती नेमून स्वतः आपल्या थोरल्या भावाप्रमाणे भगवत सेवेमध्ये तत्पर राहू लागला तेथील रहिवाशी ब्रह्मारूप भगवान श्रीहरीची ब्रह्मसालोक्याची प्राप्ती करून देणाऱ्या कर्माची आराधना करीत या प्रकारे स्तुती करतात जे साक्षात फलरूप आहेत आणि एक परमेश्वर हीच ज्यांची पूर्ण स्थिती आहे तसेच त्यांची सर्व लोक पूजा करतात ब्रह्मज्ञानाच्या साधनरूप अशा त्या अद्वितीय आणि शांत स्वरूप ब्रह्ममूर्ती भगवंतना माझा नमस्कार असो ऋषी म्हणतात त्याच्यापुढे लोकालोक नावाचा पर्वत आहे तो प्रकाशित आणि अप्रकाशित प्रदेशांच्या मध्यभागी त्यांचे विभाग पाडण्यासाठी केला आहे मेरू पर्वतापासून मानसोत्तर पर्वतापर्यंत जेवढे अंतर आहे तेवढीच जमीन शुद्धोदक समुद्राच्या पलीकडील बाजूला आहे त्याच्या पुढे सुवर्णमयी भूमी आहे ती आरशाप्रमाणे स्वच्छ आहे तिथे पडलेली कोणतीही वस्तू पुन्हा मिळत नाही म्हणून देवाव्यतिरिक्त अन्य कोणी प्राणी तिथे राहत नाहीत सूर्य इत्यादींनी प्रकाशित आणि अप्रकाशित भूभागांच्या मधोमध हा पर्वत असल्याने त्याचे लोकालोक हे नाव पडले आहे परमेश्वराने याला त्रैलोक्याच्या बाहेर त्याच्या चारी बाजूंच्या सीमा म्हणून ठेवले आहे हा इतका उंच आणि लांब आहे की याच्या एका बाजूवर पडलेली तिन्ही लोकांना प्रकाशित करणाऱ्या सूर्यांपासून तो ध्रुवापर्यंत सर्व ज्योतिर्मंडलांची किरणे दुसऱ्या बाजूला जाऊ शकत नाहीत प्रमाण लक्षण आणि स्थिती यांना अनुसरून विद्वानांनी संपूर्ण लोकांचा एवढाच विस्तार सांगितला आहे हा सर्व भूभाग पन्नास कोटी योजने आहे हा लोकालोक पर्वत त्याचा एक चतुर्थांश म्हणजे साडेबारा कोटी योजने आहे सर्व जगाचे गुरु स्वयंभू श्री ब्रह्मदेवानी संपूर्ण लोकांच्या संरक्षणासाठी याच्या चारी दिशांना ऋषभ पुष्करचूड वामन आणि अपराजित नावाचे चार हत्ती नेमले आहेत या दिग्गजांच्यांनी आपल्या अंश स्वरूप इंद्रादी लोकपालांच्या विविध शक्तींची वृद्धी व्हावी तसेच सर्व लोकांच्या कल्याणासाठी सर्वश्रेष्ठ ऐश्वर्याचे अधिपती सर्वांतर्यामी परमपुरुष श्रीहरी आपल्या विश्वक सेनादी श्रेष्ठ पार्षदांसहित या पर्वतावर सर्व बाजूने विराजमान आहेत धर्म ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर इत्यादी आठ महासिद्धींनी संपन्न असे आपले विशुद्ध स्वरूप त्यांनी धारण केले आहे त्यांच्या हातामध्ये शंख चक्र इत्यादी श्रेष्ठ आयुधे शोभून दिसत आहेत अशा प्रकारे आपल्या योगमायेने रचलेल्या विविध लोकांची व्यवस्था ठेवण्यासाठी ते याच लिलामय रूपात कल्पाच्या अंतापर्यंत तिथे सगळीकडे राहतात लोकालोक पर्वताच्या आतील बाजूच्या भूभागाचा जेवढा विस्तार सांगितला आहे तेवढाच विस्तार लोकालोक पर्वताच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या अलोक पर्वताचा आहे त्याच्यापुढे केवळ योगेश्वरांचीच उत्तम गती आहे असे सांगतात स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये जे ब्रह्मांडाचे केंद्र आहे तिथेच सूर्य आणि ब्रह्मांड गोल यांच्यामध्ये सर्व बाजूंनी पंचवीस कोटी योजने अंतर आहे सूर्य या मृत अचेतन अंड्यामध्ये वैराज्य रूपाने विराजमान आहे म्हणून याचे नाव मार्तंड असे पडले आहे हा हिरणमय ब्रह्मांडापासून प्रगट झाला आहे मनुष्याला याला हिरण्यगर्भ असेही म्हटले जाते सूर्याच्या द्वाराच दिशा आकाश अंतरिक्ष भूलोक स्वर्ग आणि मोक्षाचे प्रदेश नरक आणि रसातल तसेच अन्य सर्व भागांची विभागणी होती सुरेश देव पशुपक्षी मनुष्य सरपटणारे प्राणी आणि वेली वृक्ष इत्यादी सर्व जीवसमूहाचा आत्मा आणि नेत्रेंद्रियाचा अधिष्ठाता आहे या ठिकाणी विसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण मस्तू